डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील अठराव्या अध्यायाचे वाचन आता मी करणार आहे हा आहे मुद्गल देवदूत संवाद हा ओम श्री गणेशाय नमहा हे सुता महाभागा तू कथिले गणनाथांचे चरित्र भले तेने सर्वही तृप्त झाले ऋषीगण हे येथील शिवशक्तीचा संवाद ऐकथा कथा श्रवणी वाटे चित्ता अधिक तृष्णा म्हणून तत्वता गणेश कृती पुन्हा सांगा सूत म्हणती शौनका ऐक सांप्रत दक्ष महामुनी तेव्हा तृप्त सत्कथा मृत पाणी आकृष्ट मुद्गलासी विनवितसे शक्ती शंकराचा संवाद मनोरम ऐकून बोले मुनी सत्तम माझे पुरातन पुण्य अभिराम त्याचे फळ कथामृत पान हे मुद्गला महामुने तुमच्या मुखातून ऐकिले गणेश महात्म्य पावन धन्य तू कृतकृत्य भक्तियुक्त मन गणेशाहुनी श्रेष्ठ अन्य नसे हे तव कथनांतून माझ्या मनी बिंबिले सत्य महान महात्म्य गणपतींचे शोभन ऐकिले तरी तृप्त नसे हे महायोग्या ब्रह्मा हे महायोग्या ब्रह्मामृत पुनरपी सांगावे अद्भुत सुता संवादात आठ अवतार गणेशाचे या अवतारांचे चरित महात्म्य फलदायी अत्यंत अत्यद्भुत योगिशा ऐकावे ही चित्तात वांछा उपजली पूर्व पुण्ये तरी आता दया करा का घेई गणराज अवतार ब्रह्मभूयमय देव उदार ते सांगावे महामुने परोपकारार्थ मुनी सत्तम करीत तुमच्या सारखे भ्रमण जगात पतितांसी सुखप्रद वाटत दर्शन मात्रे जे पवित्र करीती तुमच्या स्पर्शाने पुनित भाषण करिता पावन होती पतित सर्व जनांसी सम आचरित साधू जे समदर्शी सूत म्हणती दक्षवचन ऐकून मुद्गल मुनी प्रसन्न म्हणती महात्म्या तुझे मन भावयुक्त गणेश भक्तीत झाले तू महाभागा धन्य अससी म्हणून गणनाथ कथा विचारिसी पाप्यांचं नास्तिकांचं दांभिकांसी सत्यकथामृत पाणी इच्छा नसे द्वंद्वभावाचा विचार करीती सहनशील सम आचरिती सर्व भूत प्रा सर्व संसार तारणी झेरतो परोपकार कार्यात ज्यांची बुद्धी सदैव रत ऐसे महाभाग गणेश भक्तितो आदरयुक्त आदरयुक्त असती सदा ते गणपतीच्या कथा ऐकती नित्यनेमे स्वयं वाचती तैसेची लोकांशी सांगती भक्तिभाव समन्वित समन्वित समन्वित म्हणून तू सादर मने ऐकसी प्रश्न विचारून वाढविसी गणेशाच्या शुभकथामृतासी सांगे नाता आता पूर्ववृत्तांत तुझा संशय जेणे फिटेल ऐशा अवतार कथा ऐकशील भक्तिमंता पावशील अंती गणराज पदासी तू मी घेऊन शिलोच्छाव्रत घोरतप होतो आचरित पंधरा दिवसांकरिता पंधरा दिवसांनी करीत द्वादशीला पारणा द्रोण मात्र अन्न गोळा करीत उपोषणी मी समन्वित त्या अन्नाने आचरित यथा न्याय पंचयाग ऐसिया परी बहुकाळ लोटत मी तपश्चरणी मग्न असत देव सर्व ही चिंतित भयभीत काया हा मिळवू इच्छित असे इंद्रपद अथवा विधातृपद वैष्णव अथवा शैदपद कायवांची हा महाभाग विशद आम्हा काही कळेना म्हणून सर्वार्थ कोविदा मुनीस पाठवती देव दुर्वा निवासास माझ्या आश्रमी कोपिष्ठास परीक्षा माझी पहावया नग्न उन्मत्त तुल्य तो येत पारणा काळते पारणा काळतई मम असत म्हणे भिक्षा मजदेई त्वरित जेणे तृप्ती मजलाबेल त्याने ऐसे म्हणता दिले अन्न जे होते शिजविले मुनी मुख्य दुर्वास आले माझ्या घरी हे मजन ज्ञात ते सगळे अन्न खाऊन द्रोण मात्र अंगी उच्छिष्ट लिंपून विकलमने गेला परतून मानसी महा महानंद माझा झाला ते हे दक्ष प्रजापती मज वाटले माझे तपधन्य झाले सर्वांना भुक मुनिजन जाहले तृप्त माझ्या आश्रमात उपोषण मी न सोडिले व्रत पुढे चालू ठेविले तपाचे आचरण केले पुनरपी आली द्वादशी पुनरपी दुर्वास मुनी येत वेश तैसाची घेऊन म्हणित भिक्षा देई मज त्वरित ते ऐकोनी आनंद लोमी हर्षयुक्त मने पूजित त्या महामनुला भावयुक्त सर्व अन्न त्याने भक्षिले क्षणात ऐसे जाहले सहा वेळा माझी भावपरीक्षा पाहत तपाचे खंडन करू इच्छित परी पूर्व पुण्य प्रभावे न च्युत अल्पांशही व्र अल्पांशही मी व्रताचरणी तीन महिने उपवास घडत परिभाव बळे मी सहन करीत तेव्हा अंती संतुष्ट होऊन दाखवित सत्यरूप आपले योगरूप अद्भुत, महामुनी मजला दावित म्हणे मुद्गला तू युक्त, यात संशय तिळही नसे तू स्वर्गी महाभागा जावे तेथ अक्षय सुख भोगावे ऐसे तुझे पुण्य बरवे जिंकलासी स्वर्ग तू अक्षय प्रकाशक जे असत ते लवक तू समस्त जिंकलेस तेथे जाई त्वरित मुद्गला आपुल्या शुद्ध भावे धन्य तुझे तप भाव बळ ऐसे बोलन त्यावेळ स्वाश्रमी परतला तपोबळ महामुनी दुर्वासतई तत्क्षणी विमान स्वर्गातून आले माझ्या आश्रमी महान दिव्य भूषण कांतिमान पुरुष त्यातून उतरला तो पुरुष मज समीप आला मनोभावे मी पूजिला बोले मधुर वाक्य मजला माझ्या सवे चलावे तू मुदगला मी स्वर्गातून आलो इंद्राज्ञा मानून तुझ्यासाठी स्वामी विमान पाठविले हे देवेंद्राने बृहस्पती पुरस्सर इंद्राने मज पाठविले प्रतापवान देवे सांगितले म्हणून तुझ पाहिजे आले विमानातून त्या स्वर्गात तो स्वर्ग नाना भोगे युक्त सुभग सौख्यद मोदयुक्त देवदूत वचन ऐकून म्हणत विनय वाकून विनये वाकुन मुद्गलमुनी सूत म्हणे मुद्गलांचे वचन देवदूत ऐके सादर करून दूता कोणते गुण महान, स्वर्गीय अथवा अन्य लोकी तेथे दोष कोणते असती ते सांगावे मजप्रती त्वरा करून तुझ्या सांगाती तदनंतर येईन मी झणी सूत तेव्हा उत्तर देत मुद्गलांच्या विनये तृप्त संतुष्ट चित्ते यथात तथ्य सांगत विभागशहा वर्णनतई पृथ्वी ही कर्मभूमी जाणावी स्वर्ग ही भोगभुगी स्वर्ग भोग भोगभूमी बरवी कर्मांचे फळ देववी चित्रगुप्त तेथे प्राण्यांची त्या स्वर्गाची गुणसंपदा मोजिता नये ती सुखदा इप्सित सारे लाभून सर्वदा यौवनी स्थिती होय थकवा घाम इत्यादी न येत शीतोष्णाचा त्रास नसत अप्सरांसंगे विहार इष्ट स्वैरगती विहार तेथे लाभे स्वकर्मानुसार भोगती सर्व भावे भोगप्रीती जे जे देहधारी वांचती, ते ते सारे भोग तेथे जी भोगभूमी ऐसी ख्यात स्वर्गरूपा महामुने असत तेथे काय संभवत ज्याविषयी तू विचारसे मुने तू नानाविध कर्मठ व्रत केले तप उग्रही आचरिले म्हणून स्वर्गलोकी भोग होणार भले तुझं क्षय प्राप्त सदा ऐसा स्वर्ग गुणयुक्त परितीन दोष तेथे असत महामुने ते मी कथित अवधानपूर्वक ऐकावे तेथे शुभकर्माचे फळ मिळत परी तैसे न स्वर्गात तेथले कर्म न होत म्हणून प्राणी दुःखी म्हणून प्राणी दुःख करीती या सुख भोगानंतर कर्मफळ संपता सत्वर पुढे काय स्थिती होणार चिंताग्रस्त जीव होती मी एवढे पुण्य केले म्हणून एवढे भोग भोगले स्वर्गवासाचे दिन उरले इतुकेची ऐसे मोजिती हा महान दोष असत मुनी सत्तमा दुसरा दोष नाना मित्र प्रीतीयुक्त जरी जोडिले स्वर्गात महाभागा देवांसहित जरी प्राणी तेथे ते तर नांदत सत्कर्म संपता खाली टाकीत अत्यंत निष्ठुर होवनी एक क्षण ते न थांबती जीवावरी स्नेह न करती स्वर्गातून पतनांचे भयचित्ती सदैव वसतसे सदैव वसते जीवांच्या तिसरा दोष ऐसा असत सत्कर्म पुण्ये जीव येत नानाविध तेथ पाहात स्पर्धा तेने संभवे माझ्याहून अधिक सुखांत हे दुसरे प्राणी विहरत धिक्कार माझा पूर्वायुष्यात अल्प पुण्य मी केले महापुण्य करा पाहत जीव तेव्हा जळे चित्तात सदैव ईर्षा द्वेष वाटत तापात्मक दोष तिसरा अन्यथा अनंत गुणयुक्त स्वर्ग असे त्रिदोषयुक्त तू जिंकलास स्वर्ग क्षणात आता भोगी भोग अतिसुंदर माझ्या सवे चलसत्वरी ऐसी देवदूत विज्ञप्ती करी मुद्गलकाय म्हणाले मुद्गलकाय म्हणाले उत्तरी कथिले ते पुढिले अध्यायी ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरित्रे चरित्रे मुद्गलदेव सं मुद्गलदेव मुद्गल मुद्गलदेव दूत प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते संवाद संवादो नामा अष्ट मुद्गलदेवदूत संवादो नामाष्ट अष्ट अष्टम अष्टदशोऽध्यायः समाप्त मुद्गलदेवदूतसंवादः नाम मुद्गलदेवदूतसंवादनामः अष्टादशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय अठरावा संपूर्ण